पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर संत्र पहिले मित्रभेद कथा एका राजाचे एक सुंदर शयनगृह होते त्याच्या बिछाण्यावर मंद विसर्पिणी नावाची एक ऊ राहत असे रोज रात्री राजाचे रक्त प्यावे व दिवसभर सुखाने काढावा असे तिथे आयुष्य चालले होते एक दिवस एक ढेकूण फिरत फिरत तेथे आला त्याला पाहून मंद विसरपिणीने विचारले बाबा रे तू कशाला या भलत्या जागी आलास अजूनपर्यंत कोणी तुला पाहिले नाही वेळीच तू येथून जा ढेकूण म्हणाला उ बाई मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलो असताना मला जा म्हणून कसे सांगता पाहुण्याचे चांगले स्वागत करावे त्याच्याशी गोड बोलून त्याचा आदर सत्कार करावा परंतु येथे तुमची रीत उलटी मी अनेक जातींच्या प्राण्यांचे कडू गोड तुरट खारट असे रक्त चाकले आहे तू जर मला आश्रय देशील तर अनेक प्रकारच्या मिष्टांनांनी तयार झालेले राजाचे मधुर रक्त मी आज चाखील राजाला काय हे आम्हा ढेकणांना काय सारे पोटासाठीच करावे लागते देशी किंवा परदेशी भटकतात ते पोटासाठीच ना मी तर भुकेने व्याकुळ होऊन उत्तम भोजन मिळेल म्हणून येथे आलो तू एकटीने साधाशीपणाने राजाचे रक्त प्यावे हे योग्य आहे का मी तुझा पाहुणा आहे अशा रीतीने ढेकराने तिची समजून घातली तेव्हा राजाला झोप लागल्यावरच त्याने राजाचे रक्त प्यावे ह्या अटीवर तिने त्याला राहण्याची परवानगी दिली त्या दोघांचे इतके वळणे होते तोच राजा झोपण्यासाठी आला राजाला झोप लागेपर्यंतही ढेकणाला धीर निघाला नाही स्वभाव दुरतिक्रमहा म्हणजे स्वभाव बलवत्तर म्हणतात तेच खरे पाणी कितीही उकळले तरी ते पुन्हा थंड व्हायचे स्वभावाच्या पलीकडे अजून कोणी गेला नाही तो ढेकून धीर न निघून राजा जात असताना त्याच्या पायाला चावू लागला त्याबरोबर सुई टोचल्यासारखी कळ येऊन राजा ताडकन उठला आणि नोकराला त्याने पलंग तपासावयाला सांगितलं ढेकून चपळाई करून पलंगाच्या फटीत लपून बसला परंतु ती ऊ मात्र पांघरुणातच राहिल्यामुळे प्राणात मोकली गोष्ट सांगून दमनत म्हणाला म्हणून म्हणतो की पूर्ण विचार केल्याशिवाय कोणाचाही आश्रय देऊ नये आता झाले ते झाले परंतु आम्ही तुमचे जुने नोकर. आम्हाला बाजूला सारून भलत्याच प्राण्याच्या नादाला लागला तर कपुद्रुम राजासारखी अवस्था होईल. पिंगलकाने विचारले, हे कसे? दमनक म्हणाला, ऐका तर.